समर्थकांचा असा समूह नव्हता जो अल्लाच्या विरुद्ध त्याच्या मदतीसाठी धावला असता आणि तो स्वतः देखील आपली मदत करू शकला नाही وأصبح الذين تمنوا مكانه بالأمس يقولون ويك أن الله يبسط الرزق لمن يشاء من عباده ويقدر لولا أمن الله علينا لخسف بنا ويكأنه لا يفلح الكافرون आता तेच लोक जे काल त्याच्या स्थानाची मनीषा बाळगत होते म्हणू लागले खेद आहे आम्ही विसरून गेलो होतो की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याची इच्छितो त्याची रोजी मुबलक करतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताचीच देतो जर अल्लानं आमच्यावर उपकार केले नसते तर आम्हाला सुद्धा जमिनीत धसवलं असतं खेद आहे की आमच्या स्मरणात राहिलं नाही की काफिरांना यश प्राप्त होत नसतं تلك الدار الآخرة نجعلها للذين لا يريدون علوا في الأرض ولا فسادا والعاقبة للمتقين من جاء بالحسنة فله خير منها ومن جاء بالسيئة فلا يجزى الذين عملوا السيئات إلا ما كانوا يعملون ते अखेरचं घर तर आम्ही त्या लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली बढाई इच्छित नाही आणि उपद्रव देखील माजवू इच्छित नाही आणि शेवटाचं भलं ईशुगिरूंसाठीच आहे जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे आणि जो वाईट घेऊन येईल तर अपकृत्य करणाऱ्यांना तसाच मोबदला मिळेल जसं कृत्य ते करत असत हे पैगंबर सल्लम विश्वास ठेवा की ज्यानं हे कुराण तुमच्यासाठी अनिवार्य ठरवलं आहे तो तुम्हाला एका उत्तम परिणतीपर्यंत पोहोचवणार आहे या लोकांना सांगा माझा रब भल्या प्रकारे जाणतो की मार्गदर्शन घेऊन कोण आलेला आहे आणि कोण उघड पथभ्रष्टतेत गुरफटलेला आहे तुम्ही या गोष्टीचे मुळेच उमेदवार नव्हता की तुम्हाला गंध उतरवला जाणार हा तर केवळ तुमच्या रबच्या कृपेनं तुमच्यावर उतरला आहे म्हणून तुम्ही काफिरांचे सहाय्यक बनू नका ला इलाहा आणि असं कधी घडता कामा नये की अल्लाच्या आयती तेव्हा तुमच्यावर उतरवल्या जातील तर काफिरांनी तुम्हाला त्यापासून परावृत्त करावं आपल्या रबकडे निमंत्रित करा आणि कदापि अनेक विश्ववाद्यांमध्ये सामील होऊ नका आणि अल्लासह कोणत्याही अन्य उपास्याचा धावा करू नका त्याच्याशिवाय दुसरा कोणी परमेश्वर नाही प्रत्येक वस्तू नश्वर आहे केवळ त्या अस्तित्वाखेरीज सत्ताधिकार त्याचाच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतवले जाणार आहात अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे ألف أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين अलिफ लाम मीम काही लोक असं समजून बसले आहेत की त्यांना केवळ इतकं म्हटल्यावर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 निश्चित केलेली वेळ येणारच आहे आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो जो कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल स्वतःच्याच कल्याणाकरता करेल अल्लाह निश्चितच जगवासियांपासून निरपेक्ष आहे आणि जे लोक इमान आणतील आणि सत्कृत्य करतील त्यांच्यातील बुराई आम्ही दूर करू आणि त्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कृत्याचा मोबदला देऊ ووصينا الإنسان بوالديه حسنا وإن جاهداك لتشرك به ما ليس لك به علم فلا تطعهما إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون والذين آمنوا وعملوا الصالحات لندخلنهم في الصالحين आम्ही मानवाला आदेश दिला की त्याने आपल्या आई वडिलांशी सद्व्यवहार करावा परंतु जर त्यांनी तुझ्यावर दबाव आणला की तू माझ्याबरोबर एखाद्या अशा उपास्याला भागीदार ठरवावं ज्याला तू माझा भागीदार म्हणून जाणत नाहीस तर त्यांची आज्ञा पाळू नकोस माझ्याकडेच तुम्हा सर्वांना परतून यायचं आहे मग मी तुम्हाला दाखवीन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 وقال الذين كفروا للذين آمنوا اتبعوا سبيلنا ولنحمل خطاياكم وما هم بحاملين من خطاياهم من شيء إنهم لكاذبون وليحملن أثقالهم وأثقالا مع أثقالهم وليسألن يوم القيامة عما كانوا يفترون हे काफीर लोक इमान आणणाऱ्यांना म्हणतात की तुम्ही आमच्या पद्धतीचा अवलंब करा आणि तुमचे अपराध आम्ही आमच्यावर घेऊ वस्तुत त्यांच्या अपराधांपैकी ते काहीही आपल्यावर घेणार नाहीत ते अगदी खोटं बोलत आहेत होय अवश्य ते आपलं ओझही उचलतील आणि आपल्या ओझ्यांबरोबर अन्य बरेचसे ओझे सुद्धा आणि कायमाच्या दिवशी निश्चितच त्या कुभांड रचनाविषयी त्यांची विचारणा होईल जे ते करत राहिले आहेत ولقد أرسلنا نوحا إلى قومه فلبث فيهم ألف سنة إلا خمسين عاما فأخذهم الطوفان وهم ظالمون فأنجيناه وأصحاب السفينة وجعلناها آية للعالمين आम्ही नू अल इस्लामला त्याच्या लोकसमूहाकडे पाठवलं आणि तो पन्नास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 करता ते तुम्हाला कोणतीही रोजी देण्याची ऐपत बाळगत नाहीत अल्लाजवळ रोजी मागा आणि त्याचीच बंदगी करा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवा आणि त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात आणि जर तुम्ही खोटे ठरवत असाल तर तुमच्यापूर्वी अनेक लोकसमुदायांनी खोटं लेखलं आहे आणि पैगंबर सल्लेला सल्लम यांच्यावर स्पष्टपणे संदेश पोहोचवण्याशिवाय अन्य कोणतीही जबाबदारी नाही أولم يروا كيف يبدئ الله الخلق ثم يعيده إن ذلك على الله يسير का या लोकांनी कधी पाहिलंच नाही की कशा प्रकारे अल्लाह सृष्टीचा प्रारंभ करतो मग त्याची पुनरावृत्ती करतो खचितच ही पुनरावृत्ती तर अल्लासाठी अधिक सुलभ आहे यांना सांगा की भूतलावर हिंडा चिरा आणि पहा की त्यानं कशा प्रकारे सृष्टीचा प्रारंभ केला आहे मग अल्लाह दुसऱ्यांदा देखील जीवन प्रदान करेल निश्चितच अल्लाह प्रत्येक वस्तूला समर्थ आहे يعذب من يشاء ويرحم من يشاء وإليه تقلبون وما أنتم بمعجزين في الأرض ولا في السماء وما لكم من دون الله من ولي ولا نصير ज्याला हवं त्याला शिक्षा करावी आणि ज्याच्यावर हवं कृपा करावी त्याच्याकडेच तुम्ही वळवले जाणार आहात तुम्ही भूतलावरही विवश करणारे नाही आणि आकाशांत सुद्धा नाही आणि अल्लापासून वाचवणारा कोणी रक्षक आणि सहाय्यक तुमच्यासाठी नाही ज्या लोकांनी अल्लाच्या आयतींचा आणि त्याच्या भेटीचा इन्कार केला आहे ते माझ्या कृपेसंबंधी निराश झाले आहेत आणि त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे فما كان جواب قومه إلا أن قالوا اقتلوه أو حرقوه فأنجاه الله من النار إن في ذلك لآيات لقوم يؤمنون मग इब्राहिम अल इस्लामच्या लोकांचं उत्तर याशिवाय अन्य काहीही नव्हतं की ते म्हणाले ठार करा याला अथवा जाळून टाका याला सरते शेवटी अल्लानं त्याला अग्नीपासून वाचवलं निश्चितपणे यात निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे इमान आणणारे आहेत आणि त्यानं सांगितलं तुम्ही ऐहिक जीवनात तर अल्लाहला सोडून मूर्तींना आपल्या दरम्यान प्रेमाचं साधन बनवलं आहे पण कायमातच्या दिवशी तुम्ही एकमेकाचा इन्कार आणि दुसऱ्याचा धिक्कार कराल आणि अग्नी तुमचं ठिकाण असेल आणि कोणी तुमचा सहाय्यक नसेल فآمن له لوط وقال إني مهاجر إلى ربي إنه هو العزيز الحكيم ووهبنا له إسحاق ويعقوب وجعلنا في ذريته النبوة والكتاب وآتيناه أجره في الدنيا وإنه في الآخرة لمن الصالحين त्यावेळी लूत अल इस्लामनं त्याला मानलं आणि इब्राहिम अल इस्लामनं सांगितलं मी माझ्या रबकडे हिजरत करतो तो जबरदस्त आहे आणि बुद्धिमान आहे आणि आम्ही त्याला इसाक अल इस्लाम आणि याकूब अल इस्लाम सारखी संतती प्रदान केली आणि त्याच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले आणि त्याला जगात त्याचा मोबदला दिला आणि आखिरतमध्ये तो निश्चितपणे सदाचार्यांपैकी असेल ولوطا إذ قال لقومه إنكم لتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين आणि आम्ही लूत अल इस्लामला पाठवलं जेव्हा की तो आपल्या लोकांना म्हणाला तुम्ही तर ते अश्लील कृत्य करता जे तुमच्यापूर्वी जगातील लोकांपैकी कोणीच केलेलं नाही أئنكم لتأتون الرجال وتقطعون السبيل وتأتون في ناديكم المنكر فما كان جواب قومه إلا أن قالوا ائتنا بعذاب الله إن كنت من الصادقين قال رب انصرني على القوم المفسدين काय तुमची ही अवस्था आहे की पुरुषाजवळ जाता आणि वाटमारी करता आणि आपल्या सभेत वाईट कृत्य करता मग कोणतंही उत्तर त्याच्या लोकापाशी याशिवाय नव्हतं की त्यांनी सांगितलं घेऊन अल्लाचा प्रकोप जर तू खरा असशील लूत अंग सांगितलं हे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 من الغابرين मग जेव्हा आमचे दूत लूत अल इस्लाम पाशी पोहोचले तेव्हा तो त्यांच्या आगमनानं अत्यंत अस्वस्थ आणि तंग हृदय बनला त्यांनी सांगितलं भिवू नका आणि दुःख देखील करू नका आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वाचू तुमच्या पत्नीखेरीज की जी मागे राहणाऱ्यांपैकी आहे आम्ही या वस्तीतील लोकांवर आकाशांतून प्रकोप कोसळणार आहोत त्या दुराचाराबद्दल कि जे हे करत राहिले आहेत आणि आम्ही त्या वस्तीची एक उघड निशाणी राहू दिली आहे त्या लोकांसाठी जे बुद्धीचा वापर करतात وإلى مدين أخاهم شعيبا فقال يا قوم اعبدوا الله وارجوا اليوم الآخر ولا تعثوا في الأرض مفسدين आणि आम्ही मदीनकडे त्यांचे भाऊ शुएब अल इस्लामला पाठवलं त्यांना सांगितलं हे माझ्या लोकांना अल्लाची बंदगी करा आणि अंतिम दिनाचे उमेदवार व्हा आणि पृथ्वीवर उपद्रवी बनून अतिरेक करत फिरू नका परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं शेवटी एका भयंकर भूकंपानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पडले ते पडलेलेच राहिले وعادا وثمود وقد تبين لكم من مساكنهم وزين لهم الشيطان أعمالهم وزين لهم الشيطان أعمالهم فصدهم عن السبيل وكانوا مستبصرين وقارون وفرعون وهامان ولقد جاءهم موسى بالبينات فاستكبروا في الأرض وما كانوا سابقين आणि आद आणि समुद लोकांना आम्ही नष्ट केलं तुम्ही ती सह पाहिली आहेत जेथे ते राहत होते त्यांच्या कृत्यांना शैतांना त्यांच्यासाठी शोभिवंत बनवलं आणि त्यांना सन्मार्गापासून पराडमुख केलं वास्तविकत ते शहाणे सुरते होते आणि कारून फिरोन आणि हामान यांना आम्ही नष्ट केलं मुसाल इस्लाम त्यांच्याजवळ उज्ज्वल निशाणे घेऊन आला परंतु पृथ्वीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा अहंकार केला वास्तविकत ते मात करू शकणारे नव्हते فكلا أخذنا بذنبه فمنهم من أرسلنا عليه حاصبا ومنهم من أخذته الصيحة ومنهم من خسفنا ومنهم من خسفنا به الأرض ومنهم من أغرقنا وما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون सरते शेवटी आम्ही प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यात पकडलं मग त्यांच्यापैकी कुणावर आम्ही दगडांचा वर्षाव करणारे झंझावात पाठवले आणि कुणाला भयंकर स्फोटाने गाठलं तर कुणाला आम्ही जमिनीत धसवलं आणि कुणाला बुडून टाकलं अल्लाह त्यांच्यावर जुलूम करणारा नव्हता पण ते स्वतःच आपल्यावर जुलूम करत होते مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا وإن أوهن البيوت لبيت العنكبوت لو كانوا يعلمون ज्या लोकांनी अल्लाला सोडून इतरांना वाली बनवला आहे त्यांचं उदाहरण कोळ्यासारखं आहे जो आपलं एक घर बनवतो आणि सर्व घरांपेक्षा जास्त दुर्बल कोळ्याचं घरच असतं अरे रे यांना ज्ञान असतं तर إن الله يعلم ما يدعون من دونه من شيء وهو العزيز الحكيم وتلك الأمثال نضربها للناس وما يعقلها إلا العالمون خلق الله السماوات والأرض بالحق إن في ذلك لآية للمؤمنين हे लोक अल्लाला सोडून ज्या कोणा वस्तूचा धावा करतात अल्लाह त्याला चांगलंच जाणतो आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे ही उदाहरणं आम्ही लोकांच्या प्रबोधनासाठी देत असतो परंतु यांना तेच लोक समजतात जे ज्ञान राखणारे आहेत अल्लाहनं आकाशांना आणि पृथ्वीला सत्यनिष्ठेत निर्माण केला आहे वस्तुत यात एक निशाणी आहे इमानधारकांसाठी